श्रीराम स्वामी किती व्याने तुला भेटले मी किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी किती व्याने तुला भेटले मी तुझी सावली झाली घेऊन हिंडले तू कृष्ण का तुझी राधिकामी युगा युगांचे नाते आप बुले